Listen to lesson number eleven ही शाळा आहे शाळेत शिक्षक आणि शिक्षिका आहेत ह्या विजयाबाई आहेत विजयाबाई प्राचार्या आहेत ते डॉक्टर काळे आहेत काळे साहेब शिक्षक आहेत ह्या श्रीमती भागवत आहेत भागवतबाई शिक्षिका आहेत त्या उषाताई आहेत उषाताई पण शिक्षिका आहेत सुर्वेबाई आणि प्रधानबाई शिक्षिका आहेत कुलकर्णी आणि देशपांडे शिक्षक आहेत हे गोविंदराव आहेत ते मधुकरराव आहेत मधुकरराव क्लार्क आहेत आणि गोविंदराव कोण आहेत गोविंदराव कार्यवाह आहेत लेसन अँड रिपीट ही शाळा आहे ही शाळा आहे शाळेत शिक्षक आणि शिक्षिका आहेत शाळेत शिक्षक आणि शिक्षिका आहेत ह्या विजयाबाई आहेत ह्या विजयाबाई आहेत विजयाबाई प्राचार्या आहेत विजयाबाई प्राचार्या आहेत ते डॉक्टर काळे आहेत ते डॉक्टर काळे आहेत काळे साहेब शिक्षक आहेत काळे साहेब शिक्षक आहेत ह्या श्रीमती भागवत आहेत ह्या श्रीमती भागवत आहेत भागवत बाई शिक्षिका आहेत भागवत बाई शिक्षिका आहेत त्या उषाताई आहेत त्या उषाताई आहेत उषाताई पण शिक्षिका आहेत उषाताई पण शिक्षिका आहेत सुरवेबाई आणि प्रधानबाई शिक्षिका आहेत सुरवेबाई आणि प्रधानबाई शिक्षिका आहेत कुलकर्णी आणि देशपांडे शिक्षक आहेत कुलकर्णी आणि देशपांडे शिक्षक आहेत हे गोविंदराव आहेत हे गोविंदराव आहेत ते मधुकरराव आहेत ते मधुकरराव आहेत मधुकरराव क्लार्क आहेत मधुकर राव क्लार्क आहेत आणि गोविंदराव कोण आहेत आणि गोविंदराव कोण आहेत गोविंदराव कार्यवाह आहेत गोविंदराव कार्यवाह आहेत ड्रिल्स रिपिटिशन ड्रिल हे श्रीयुत काळे आहेत हे श्रीयुत काळे आहेत हे साहेब आहेत हे साहेब आहेत हे नारायणराव आहेत हे नारायणराव आहेत हे विश्वासराव आहेत हे विश्वासराव आहेत हे श्रीधर पंत आहेत हे श्रीधर पंत आहेत त्या श्रीमती भागवत आहेत त्या श्रीमती भागवत आहेत त्या भागवत बाई आहेत त्या भागवतबाई आहेत त्या विजयाबाई आहेत त्या विजयाबाई आहेत त्या लीलाताई आहेत त्या लीलाताई आहेत हे देशपांडे साहेब आहेत हे देशपांडे साहेब आहेत देशपांडे साहेब शिक्षक आहेत देशपांडे साहेब शिक्षक आहेत त्या भागवतबाई आहेत त्या भागवतबाई आहेत भागवतबाई शिक्षिका आहेत भागवतबाई शिक्षिका आहेत ते मोहनराव आहेत ते मोहनराव आहेत मोहनराव प्राध्यापक आहेत मोहनराव प्राध्यापक आहेत त्या विजयाबाई आहेत त्या विजयाबाई आहेत विजयाबाई प्राध्यापिका आहेत विजयाबाई प्राध्यापिका आहेत हे श्रीयुत प्रधान आहेत हे श्रीयुत प्रधान आहेत त्या श्रीमती जोशी आहेत त्या श्रीमती जोशी आहेत श्रीमती जोशी प्राचार्या आहेत श्रीमती जोशी प्राचार्या आहेत हे राव आहेत हे राव आहेत राव डॉक्टर आहेत भास्करराव डॉक्टर आहेत ह्या सुनीतीबाई आहेत ह्या सुनीतीबाई आहेत सुनीतीबाई नर्स आहेत सुनीतीबाई नर्स आहेत हे बर्वे साहेब आहेत हे बर्वे साहेब आहेत बर्वे साहेब इंजिनियर आहेत बर्वे साहेब इंजिनियर आहेत त्या आठवले बाई आहेत त्या आठवले बाई आहेत आठवले बाई गायिका आहेत आठवले बाई गायिका आहेत ते साठे साहेब आहेत ते साठे साहेब आहेत साठे साहेब लेखक आहेत साठे साहेब लेखक आहेत ह्या आपटेबाई आहेत ह्या आपटेबाई आहेत आपटेबाई लेखिका आहेत आपटेबाई लेखिका आहेत ते चितळे साहेब आहेत ते चितळे साहेब आहेत चितळे साहेब ग्रंथपाल आहेत चितळे साहेब ग्रंथपाल आहेत ह्या मीनाताई आहेत ह्या मीनाताई आहेत मीनाताई कॅशियर आहेत मीनाताई कॅशियर आहेत क्वेश्चन आन्सर ड्रिल हे कोण आहेत श्रीयुत काळे हे श्रीयुत काळे आहेत श्रीयुत काळे कोण आहेत शिक्षक श्रीयुत काळे शिक्षक आहेत ह्या कोण आहेत श्रीमती देशपांडे ह्या श्रीमती देशपांडे आहेत श्रीमती देशपांडे कोण आहेत शिक्षिका श्रीमती देशपांडे शिक्षिका आहेत ते कोण आहेत श्रीधर पंत ते श्रीधर पंत आहेत श्रीधर पंत कोण आहेत वकील श्रीधर पंत वकील आहेत त्या कोण आहेत नलिनी ताई त्या नलिनी ताई आहेत नलिनी ताई कोण आहेत मुख्याध्यापिका नलिनीताई मुख्याध्यापिका आहेत हे कोण आहेत सुभाष हे सुभाष आहेत सुभाष कोण आहेत इंजिनियर सुभाष इंजिनियर आहेत सुभाष कुठे आहेत कारखान्यात सुभाष कारखान्यात आहेत ते कोण आहेत भास्कर राव ते भास्कर राव आहेत भास्कर राव कोण आहेत डॉक्टर भास्कर राव डॉक्टर आहेत भास्कर राव कुठे आहेत दवाखान्यात भास्कर राव दवाखान्यात आहेत ह्या कोण आहेत सुलोचनाबाई ह्या सुलोचनाबाई आहेत सुलोचनाबाई कोण आहेत शिक्षिका सुलोचनाबाई शिक्षिका आहेत सुलोचनाबाई कुठे आहेत शाळेत सुलोचनाबाई शाळेत आहेत त्या कोण आहेत सरोजताई त्या सरोज ताई आहेत सरोज ताई कोण आहेत टायपिस्ट सरोज ताई टायपिस्ट आहेत सरोज ताई कुठे आहेत ऑफिसात सरोज ताई ऑफिसात आहेत हे कोण आहेत चितळे साहेब हे चितळे साहेब आहेत चितळे साहेब कोण आहेत ग्रंथपाल चितळे साहेब ग्रंथपाल आहेत चितळे साहेब कुठे आहेत ग्रंथालयात चितळे साहेब ग्रंथालयात आहेत ते कोण आहेत श्रीधर पंत ते श्रीधर पंत आहेत श्रीधर पंत कोण आहेत वकील श्रीधर पंत वकील आहेत श्रीधर पंत कुठे आहेत कोर्टात श्रीधर पंत कोर्टात आहेत हे काय आहे खुर्ची ही खुर्ची आहे खुर्ची कुठे आहे टेबला समोर खुर्ची टेबला समोर आहे खुर्चीवर कोण आहे विजयाबाई खुर्चीवर विजयाबाई आहेत विजयाबाई कोण आहेत प्राचार्या विजयाबाई प्राचार्या आहेत हॉल मध्ये कोण आहेत विद्यार्थी हॉलमध्ये विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांसमोर कोण आहेत मोहनराव विद्यार्थ्यांसमोर मोहनराव आहेत मोहनराव कोण आहेत प्राध्यापक मोहनराव प्राध्यापक आहेत expansion drill expand each of the following sentences with the help of the given word हे आहेत कोण हे कोण आहेत श्रीयुत नेने हे श्रीयुत नेने आहेत शिक्षक श्रीयुत नेने शिक्षक आहेत शाळेत श्रीयुत नेने शाळेत शिक्षक आहेत ह्या आहेत कोण ह्या कोण आहेत छाया ताई या छाया ताई आहेत स्टेनो छायाताई स्टेनो आहेत बँकेत छायाताई बँकेत स्टेनो आहेत ते आहेत कोण ते कोण आहेत काळे साहेब ते काळे साहेब आहेत डॉक्टर काळे साहेब डॉक्टर आहेत प्राध्यापक डॉक्टर काळे प्राध्यापक आहेत कॉलेजात डॉक्टर काळे कॉलेजात प्राध्यापक आहेत हे आहेत कोण हे कोण आहेत श्रीयुत जोशी हे श्रीयुत जोशी आहेत ह्या आहेत कोण ह्या कोण आहेत श्रीमती जोशी ह्या श्रीमती जोशी आहेत कोण कोण हे कोण कोण आहेत श्रीयुत जोशी श्रीमती जोशी हे श्रीयुत जोशी आहेत आणि ह्या श्रीमती जोशी आहेत क्लार्क श्रीयुत जोशी आणि श्रीमती जोशी क्लार्क आहेत ऑफिसात श्रीयुत जोशी आणि श्रीमती जोशी ऑफिसात क्लार्क आहेत listen to the conversation Mohan हे काय आहे ही शाळा आहे शाळेत कोण कोण आहेत शाळेत विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थिनी आहेत शिक्षक आहेत आणि शिक्षिका आहेत ह्या कोण आहेत ह्या सानेबाई आहेत आणि तिकडे कोण आहेत तिकडे नेनेसर आहेत मुख्याध्यापक कोण आहेत मुख्याध्यापक कुलकर्णी सर आहेत मुख्याध्यापक कुठे आहेत मुख्याध्यापक कार्यालयात आहेत आणि विद्यार्थी विद्यार्थिनी कुठे आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वर्गात आहेत